सरदार सूर्याजीराव काकडे आपल्या वाड्यात सकाळी सकाळी बसलेले होते ते रंग्याची वाट पाहत होते तेवढ्यात आपली धोपटी बगलेला अडकवलेला रंग्या आला शरीरानं किरकोळ असणारा किडकिडीत रंग्या एक मोठा गमतीदार माणूस होता समोरचा माणूस कितीही उदास असला तरी त्याला खळखळून हसवायचं कसब रंगोजी उर्फ रंग्याला अवगत होतं सूर्याजीरावांच्या खास मर्जीतला हा माणूस होता नावाप्रमाणेच रंग्या रंगीला होता आसपासच्या दहा वीस गावातली बित्तम बातमी रंग्याकडे सगळ्यात पहिल्यांदा पोचायची हजामत करता करता रंगोजीराव समोरच्याच्या मनातलं गुपित अलगत काढून घ्यायचे रंगोजीरावांचा वस्तारा आणि जीभ दोन्हीही भयंकर तरबेज होते तमाशा आणि शाहिरीचा नाद असणाऱ्या रंगोजीरावांचा आजूबाजूच्या दहावीस गावांमध्ये चांगलाच मोठा घनिष्ठ मित्रपरिवार होता सतत मोहिमेवर असणाऱ्या सूर्यजीरावांसाठी रंग्या म्हणजे पांगेऱ्यातले डोळे आणि कान होता रंग्याची आणि सूर्याजीरावांची अगदी लहानपणापासून मैत्री होती आसपासच्या दहावीस गावांमध्ये घडणारी प्रत्येक छोट्या मोठ्या घटनेची बित्तम बात माहिती रंगोजीराव सूर्याजीरावांकडं विजेच्या वेगानं पोचवायचे सूर्याजीरावांच्या समोर उभं राहण्याची इतर कुणाची हिंमत नव्हती पण रंग्या मात्र बिना दिक्कतपणे सूर्याजींची चेष्टा मस्करी करायचा इतका त्याचा अधिकार आणि सूर्याजींवर घनिष्ठ मित्रप्रेम होतं सूर्याजीराव छत्रपती शिवाजी महाराजांचा ढाण्या वाघ होता महाराजांच्या गळ्यातला तो ताईत होता स्वराज्याचा नामी हिरा होता रोहिड्याची मोहीम अफजल खानाचा वध किंवा जावळीची मोहीम असो सूर्याजीरावांचा स्वराज्याच्या प्रत्येक मोहिमेत फार मोठवाचा हातभार आणि वाटा होता बेलदार शरीराचे सूर्याजी वाघाचं काळीज घेऊनच जन्माला आलेले होते रंग्यानं शाहिरी गाणी गुणगुणत सूर्याजीरावांची हजामत करायला सुरुवात केली सोबत काही गुप्त खबरीही तो देत होता रंग्या आज भलताच रंगात होता तेवढ्यात त्याच्या वस्त्र्याचं पातं सूर्याजीरावांच्या गालाला किंचित खरचटलं आणि त्यातून थोडं रक्तही आलं आई ग सूर्याजीराव किंचित कळवळले आणि सूर्याजीराव त्याला म्हणाले रंग्या लेका अरे जरा जापून चालव की उस्तरा रंग्या त्यावर हसत हसत म्हणाला काय सरकार तुम्हाला कवापासून वस्त्र्याचं भ्या वाटायला लागलं अहो तलवारीनं लढणार तुम्ही आणि एवढ्या एवढ्या खर्चटल्यावर कळवळा करत्यात सरकार आता तुमची हिंमत काय पहिल्यावानी राहिली नाही यावर सूर्यजीराव त्याला म्हणाले अरे तू नीट लक्ष देऊन उस्तरा चालव की रंगात आलेला रंग्या मात्र सुरूच होता सरकार तुम्ही एवढ्याशा उस्तऱ्याला घाबरला मग लढाई मंदी तलवारी तोपा भाले बाण अंगावर दना दना येत्या तवा काय करशाला पण आता काय पण म्हणा सरकार तुम्ही आता पहिल्यावानी हिंमतबाज राहिले नाही <laughs> आणि रंग्या हसू लागला सूर्याजीराव शांतच होते हजामत उरकल्यानंतर सूर्याजीराव उठून उभे राहिले ते हसून म्हणाले रंगोजीराव आता आपण एक गंमत करू असं म्हणून त्यांनी अंगणात उभ्या असणाऱ्या रंगोजीरावांच्या डाव्या पायावर आपला उजवा पाय ठेवला आणि शिपायाला एक मोठ्या टोकाचा टोकदार भाला आणायला सांगितलं तो भाला सूर्याजीरावांनी आपल्या हातात घेतला आणि खाचकन स्वतःच्याच पायावर मारला खाचदिशी त्या भाल्याचं टोक सूर्याजीरावांच्या पायातून निघून रंग्याच्या पायातून आरपार जाऊन जमिनीवर खोलवर रुतलं रंग्या मोठमोठ्यानं ठणाना बोंबा मारू लागला जोरजोरात ओरडू लागला आणि रडू लागला पण सूर्याजीराव मात्र अतिशय शांत होते आणि हसतच होते थोडा वेळ रंग्याला ओरडू दिल्यानंतर त्यांनी शांतपणे आपल्या पायातून तो भाला काढला आणि रंगोजीराव आपला डावा पाय आपल्या हातात घेऊन उजव्या पायावर नाचत ठणाठणा बोंबलत सर्व अंगणभर फिरू लागले सूर्याजीरावांनी स्वतःच्या आणि रंगोजीरावांच्या पायांवरही मलमपट्टी केली रंग्या हायहुई करीत होता रंग्या म्हणाला अव सरकार हे काय करायची जरुरी होती यावर सूर्याजीराव हसत म्हणाले रंग्या म्हटलं रोज तू माझी मस्करी करतो म्हणलं आज आपणही तुझी मस्करी करून बघावं बघावं की आमच्यामध्ये आता पहिल्यासारखी हिंमत शिल्लक आहे का नाही आणि सूर्याजीराव प्रसन्न चेहऱ्याने हसले मित्रांनो अशाच सुंदर सुंदर कहाण्या आणि किस्से ऐकण्यासाठी आपण माझ्या यूट्यूब चॅनलला भेट द्या आपल्या प्रोत्साहनाची मला गरज आहे मला प्रोत्साहन देण्यासाठी आपण माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करा आणि शेअरसुद्धा करा आपले खूप खूप धन्यवाद